ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकविसावा बलीचे बंधन शुक म्हणाला परीक्षिता भगवंताच्या चरणाच्या नखचंद्राच्या कांतीने सत्य लोकाचे तेज फिके पडलेले पाहून त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव मरीची इत्यादी ऋषी सनंदन इत्यादी नैष्टिक ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंताच्या चरणकमलाला सामोरे आले वेद उपवेद नियम यम तर्क इतिहास वेदांगी आणि पुराण संहिता तसेच ज्या लोकांनी योगरूप वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्मफळ भस्म करून टाकला ते महात्मे याच चरण कमलाच्या स्मरणाच्या महिम्याने जे सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्य लोकात पोहोचले होते अशा सर्वांनी भगवंताच्या चरणांना वंदन केले भगवंताच्या नाभी कमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्र कृती ब्रह्मदेवाने स्वतः भगवंताच्या वर आलेल्या चरणाचे अर्घ पाद्याधिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली परिषदा ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंताचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाश मार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते ही गंगा म्हणजे भगवंताची मूर्तीमती उज्ज्वल कीर्तीच होईल जेव्हा भगवंतांनी आपले स्वरूप काहीसे लहान केले तेव्हा ब्रह्मदेवादी लोकपालांनी आपल्या अनुयायासहित अत्यंत आदरपूर्वक आपले स्वामी असलेल्या भगवंतांना अनेक प्रकारच्या भेटी अर्पण केल्या त्या लोकांनी पाणी भेटवस्तू पुष्पमाला दिव्य सुगंधयुक्त उटी सुगंधित धूप दीप लाह्या अक्षता फळे अंकुर भगवंताचा महिमा आणि प्रभावाने युक्त अशी स्तोत्रे जय जयकार नृत्य वाद्ये गाणी शंख नाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंताचे पूजन केले त्यावेळी वृक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजून भगवंताच्या विजयोत्सवाची घोषणा केली दैत्यांनी पाहिले की तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांची सगळी पृथ्वीच वळकावली त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणू लागले अरे हा सामान्य ब्राह्मण नाही हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो जेव्हा आमच्या स्वामींनी यज्ञ दीक्षा घेऊन कुणालाही दंड करणे सोडून दिली तेव्हा या शत्रूने ब्रह्मचार्याचा वेश धारण करून अगोदर विनंती केली आणि नंतर मात्र आमचे सर्वस्व हिरावून घेतले आमचे स्वामी नेहमीच सत्यनिष्ठ आहेत शिवाय यज्ञामध्ये दीक्षित आहेत तसेच ते ब्राह्मण भक्त असून दयाळू आहेत म्हणून ते कधी खोटे बोलू शकत नाहीत अशा परिस्थितीत या शत्रूला मारणे हाच आमचा धर्म आहे त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा केल्यासारखेच आहे असा विचार करून बलीच्या सेवक असुराने आपापली शस्त्रे उचलली परीक्षिता बलीची इच्छा नसताना सुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्याच्यावर तुटून पडले परीक्षिता जेव्हा भगवंताच्या पार्षदांनी पाहिले की दैत्याचे सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली शस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरली नंद सुनंद जय विजय प्रबल बल कुमुद कुमुदाक्ष विश्वकसेन गरुड जयंत श्रुतदेव पुष्पदंत आणि सात्वत हे दहा दहा हजार हत्तींचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले ते पार्षद आपल्या सैनिकांना मारित आहेत आणि तेही संतापलेले आहेत असे पाहून बलीने शुक्राचार्याने दिलेला शाप आठवून त्यांना युद्धापासून परावृत केले त्याने विप्रचेती राहू नेमी या दैत्यांना संबोधून म्हटले माझे म्हणणे ऐका लढाई करू नका परत फिरा आम्हाला ही वेळ अनुकूल नाही दैत्यानो जो काळ सर्व प्राण्यांना सुख आणि दुःख देण्यास समर्थ असतो त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीच्या बाहेरचे काम आहे जो अगोदर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला होता तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होत आहे बळ मंत्री बुद्धी तटबंदी मंत्र औषधी आणि साम इत्यादी उपाय यापैकी कशानेही माणूस काळावर विजय मिळवू शकत नाही जेव्हा दैव अनुकूल होते तेव्हा तुम्ही या देवांना अनेक वेळा जिंकले होते पण आज तेच युद्धामध्ये आमच्यावर विजय मिळवून गर्जना करीत आहेत दैव अनुकूल झाले तर आम्ही सुद्धा यांना जिंकू म्हणून आमच्या कार्यसिद्धीला अनुकूल अशा वेळेची वाट पहा शुक म्हणाला परीक्षिता आपल्या स्वामींचे म्हणणे ऐकून भगवंताच्या पार्षदाकडून पराभूत झालेले दानवानी दैत्य सेनापती रसातळाला निघून गेले ते गेल्यानंतर भगवंताच्या मनातील गोष्ट जाणून पक्षीराज गरुडाने वरुणाच्या पाशाने बलीला बांधली त्या दिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते जेव्हा सर्व शक्तिमान भगवान विष्णूंनी बलीला अशा प्रकारे बांधविली तेव्हा पृथ्वी आकाश आणि सर्व दिशांमध्ये हाहाकार उडाला जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता जरी त्याची संपत्ती गेली होती तरी सुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते परीक्षिता त्यावेळी भगवान बलीला म्हणाले हे असुरा तू मला तीन पावले जमीन दिली होतीस दोन पावलांनी मी सर्व त्रैलोक्य व्यापले आता तिसरे पाऊल ठेवण्याची व्यवस्था कर जिथंपर्यंत सूर्याची किरणे पोहोचतात जिथंपर्यंत नक्षत्रे आणि चंद्राची किरणे पोहोचतात आणि जिथंपर्यंत धग जाऊन वर्षाव करतात तिथंपर्यंतची सगळी पृथ्वी तुझ्या आधिपत्याखाली होती तुझ्या देखतच मी माझ्या एका पावलाने भूलोक शरीराने आकाश आणि दिशा आणि दुसऱ्या पावलाने स्वरलोक व्यापला आहे अशा प्रकारे तुझे सर्वस्व माझे झाले आहे तू जी प्रतिज्ञा केली होतीस ती पुरी न केल्या कारणाने आता तुला नरकात जाऊन राहावे लागेल तुझ्या गुरुची तर याबाबतीत संमती आहेच म्हणून आता तू नरकात प्रवेश कर जो याचकाला देण्याची प्रतिज्ञा करून नंतर नाकारतो आणि अशा प्रकारे त्याला फसवतो त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात स्वर्गाची गोष्ट तर दूरच पण त्याला नरकात पडावे लागते मी मोठा संपत्तीमान आहे या गोष्टीचा तुला फार गर्व होता तू मला देतो म्हणून सांगून फसवलेस असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षेपर्यंत नरक यातना भू या ठिकाणी एकविसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू